श्री गणेशाय तेव्हा शरीर देख सर्व इंद्रिय कर्माला कारण होतात लोखंडाचा एखादा जिन्नस तयार करणे झाल्यास ज्याप्रमाणे तो लोखंडाच्या हाताऱ्यानेच तयार करावा लागतो अथवा तंतूच्या मार्गात तंतूच आडवे घातले म्हणजे त्या तंतूचे वस्त्र होते जसे हिऱ्याला पैलू पाडायचे ते हिऱ्यानेच पाडावे लागतात तसे मन वाचा आणि देह यांच्या कर्मास मनच कारण आहे या ठिकाणी कर्माची शरीराधिक कारणे तीच त्यांना हेतू कसे होतील अशी जर कोणी शंका घेईल तर सांगतो एक हे पहा सूर्याच्या प्रकाशास जसा सूर्य हेतू व कारण आहे किंवा उसाचे कांडे हेच उसाच्या वाढीस हेतू आहे अथवा सरस्वतीची स्तुती करणे असल्यास जसे वाणीला श्रम द्यावे लागतात किंवा वेदांची थोरवे वर्णन करायचे असल्यास ती वेदानीच करावी लागते तसे कर्माला शरीरादी हीच कारणे होत हे सर्वांस माहीत आहे परंतु या ठिकाणी शरीराधिकच कर्मास हेतू आहेत या शंका नाही आणि देहाधिक अधिष्ठानाला देहाधिकच हेतू आहेत व ज्याच्यामुळे कर्माची उभारणी होते ते कर्म शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर केले तर हे धनंजया <coughs> ते पुण्यकर्म होय व त्यालाच न्यायकर्म म्हणतात आणि त्याचा हेतूही न्यायच होय जसे पर्जनाचे पाणी अवचित साळीला लावले तर ते जमिनीत गिरते परंतु त्यापासून पुष्कळ उपयोग होतो अथवा कोणी एखादा मनुष्य रागावून घरातून निघाला व सहज द्वारकेच्या वाटेस लागला तर त्याला चालण्याचे श्रम होतील खरे परंतु त्याचे एक पाहुलही व्यर्थ जाणार नाही तसे हेतू व कारण यांच्या योगाने जे आंधळे कर्म करते तेच जर सशास्त्र होईल तर त्यालाच पुण्यकर्म म्हणावे अथवा एका भांड्यातील दूध ब्राह्मणास वाढून संपले आणि दुसऱ्या पात्रातील दूध आपोआप उतू जाऊन संपले तर ते दोन्ही पात्रातील दूध दूध खर्च झाले खरे तथापि उतू गेलेले दूध खर्च झाले कारणी लागले असे म्हणता येत नाही तसे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्म न केले तर ते जर व्यर्थ होणार नाही तर दरवड्यात गेलेले द्रव्य दान केले असे का समजू नये अर्जुना बावन्न वर्णाविरहित कोणाचा मंत्र आहे अथवा बावन्न वर्णापैकी एकाचा तरी उच्चार न करणार असा कोण प्राणी सापडेल परंतु अर्जुना जोपर्यंत मंत्राची युक्ती समजली नाही तोपर्यंत त्या बावन्न अक्षरांच्या उच्चारास मंत्रोच्चाराचे फलप्राप्ती होणार नाही त्याप्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने जे सामान्य कर्म घडते ते जेव्हा यथाशास्त्र घडत नाही तेव्हाही कर्म हे घडतच असते पण बाबा रे ते घडणे नव्हे ते पापकर्म असून पापकर्माला हेतू आहे याप्रमाणे सर्व कर्मांना हे पाच हेतू असतात जो मनुष्य केवळ आत्माच करता आहे असे पाहतो तो अज्ञानी वेदांत संस्कार शून्य असल्यामुळे काहीच जाणत नाही अशा प्रकारे हे सुमहिमा कर्माच्या पाच कारणास पाच हेतू आहेत तर आता या ठिकाणी आत्मा हा कर्मास कारण आहे काय सांग बरे ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतः विषयी न होता नेत्रादी पाच इंद्रियांचे विषय प्रकट करतो त्याप्रमाणे आत्मा कर्मे न होता करणाऱ्याकडून ती करून घेतो हे हे बघ अर्जुना आरसा व प्रतिबिंब ही दोन्ही आपण न होता पाहणारा जसा दोहीला प्रकाशित करतो किंवा हे पांडुसुता सूर्य हा दिवस व रात्र यास कारणीभूत असून ज्याप्रमाणे त्यापासून अलिप्त असतो त्याप्रमाणे आत्म्याच्या अधिष्ठानावर जरी कर्म होते तरी तो कर्म करता नाही असेही दाखवतो परंतु मी मीपणाच्या भ्रमाने ज्याची बुद्धी देह हाच मी अशी पक्की झाली आहे त्याला आत्मस्वरूपाची मध्यरात्र झाली आहे ज्याने चैतन्य ईश्वर ब्रह्म हे सर्व देहालाच मानले आहे त्याला आत्मा करता आहे ही बुद्धी पूर्ण असते आत्मा हाच कर्म करता आहे असाही पक्का निश्चय तो करीत नाही तर तो खरोखर देहालाच कर्म करता असे म्हणतो कारण मी आत्मा कर्मातीत असून सर्व कर्मांना साक्षीभूत आहे अशी स्वस्वरूपाची गोष्ट तो कानानेही कधी ऐकत नाही म्हणून सर्व व्यापक असा जो आत्मा तो देहच होय असे मानतो काय चमत्कार पहा की घुबड हे आपले डोळे झाकून घेऊन दिवसालाच रात्र म्हणत नाही काय हे पहा ज्याने आकाशातील खऱ्या सूर्याला कधी पाहिले नाही तो डबक्यातील पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबात सूर्य समजत नाही काय डबक्यात पाणी साचले म्हणजे सूर्य जन्मासाला असे तो म्हणतो तेच पाणी वाऱ्याने आले म्हणजे सूर्यास कंप सुटला असे म्हणतो आणि डबके कोरडे पडले म्हणजे सूर्याचा नाश झाला असे समजतो आणि निजलेला मनुष्य जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत त्याला स्वप्न खरे भासते ज्याला ही दोरी आहे हे कळत नाही तो तिला सर्प समजून भीतो यात नवलते कोणते जोपर्यंत कावीळ झालेली आहे तोपर्यंत चंद्राचा रंग पिवळा दिसतो अरे मृगाने मृगजलाला भुलू नये तर मग कोणी भुलावे त्याप्रमाणे शास्त्र व गुरु यांची नावे उच्चारल्याबरोबर तो त्यांचा वाराही आपल्या शिवेस लावू देत नाही कारण तो मूर्खपणाच्याच जोरावर वाचलेला असतो अभ्रे चालत असली म्हणजे ज्याप्रमाणे कोल्हे हे चंद्र चालतो असा त्याच्यावर आरोप करतात त्याप्रमाणे त्याने देहच आत्मा आहे अशा दृष्टीने आत्म्याला देहरूप जाळी घातले मग अर्जुना त्याच्या या समजुतीने देहरूपी बंदीशाळेत कर्माच्या बळकट गाठीने तो बंदीवान होतो अरे हे पहा बिचारा राघू नळीवर बसलेला असतो तो मी बांधला गेलो आहे अशा दृढ संकल्पनेने आपला पंजा मोकळा असूनही ती नळी सोडत नाही म्हणून निर्मळ अशा आत्मस्वरूपावर जो देहाने केलेल्या कर्म कर्माचा आरोप करतो तो कल्पकोटीपर्यंत कर्मातच गुंडाळला जातो आता कर्म करीत असूनही ज्याला कर्माचा स्पर्श होत नाही जसा वडवानर हा समुद्रात असूनही त्याला समुद्र स्पर्श करीत नाही तसे जो अलिप्तपणाने कर्म करीत असतो तो खरोखर कसा ओळखावा हे सांगतो असा मुक्त मनुष्य कोण आहे म्हणून शोध करू लागले असता आपल्यालाच मुक्ती मिळते जसे दिव्याच्या उजेडाने पाहू लागल्यावर आपली हरवलेली वस्तू सापडते अथवा आरसा स्वच्छ करू लागले असता आपले स्वरूप त्यात आपल्याला दिसते किंवा मीठ पाण्यात घातले असता जसे त्याचे पाणी होते फार काय आरशातील प्रतिबिंबाकडे न पाहता मागे फिरून पाहिले असता आपले स्वरूप आपोआप दिसते तसे संतांच्या स्थितीचा विचार केला असता आपले हरवलेले स्वरूप आपल्यास मिळते म्हणून संतांचेच नेहमी वर्णन करावे व त्यांचेच गुण नेहमी श्रवण करावे परंतु कर्म करीत असून जो कामाच्या जो कर्माच्या वाईट अथवा चांगल्या परिणामाने लिप्त होत नाही जशी चर्मचक्षूंच्या चर्माने खरी दृष्टी लोपत नाही तसा जो कर्मातीत झाला आहे त्याची लक्षणे तुला युक्तीचे बाहू बाहू उभारून सांगतो मी हे अमुक कर्म करतो असा ज्याला अभिमान नाही आणि ज्याच्या बुद्धीला कर्मापासून विकार होत नाही त्याने जरी या सर्व प्राण्यांचा वध केला तरी वध करीत नाही व त्या वधाच्या दोषाने बद्ध होत नाही तर हे प्रभूचा अर्जुना जो अज्ञानाच्या निद्रेत विश्वरूपी स्वप्नाचा अनुभव पुष्कळ वर्षे घेत होता तो तत्वमसे हे महावाक्य कानी पडून गुरुकृपेच्या बलाने मस्तकावर नुसता हात ठेवून नव्हे तर जसा थापटून जागा केला आहे तसा अर्जुना जगदरूपी स्वप्न व अज्ञानरूपी निद्रा टाकून सहज निजस्वरूपाच्या दर्शनाने जागा झाला तेव्हा चंद्र उगवल्यावर मृगजळाचे दिसणारे पूर आपोआप नाहीसे होतात किंवा बाल्यदशा निघून गेल्यावर बागुलबुवाला जसे कोणी भीत नाही किंवा लाकूड जळल्यावर त्यात जसे लाकूड पण राहत नाही अथवा जागृत झाल्यावर स्वप्न जसे दृष्टीस पडत नाही तसा अर्जुना त्याला मी व माझे हा अभिमान राहत नाही मग अंधार पाहण्याकरता जरी सूर्य हा वाटेल त्या भोया शिरला तरी तिथे जसा अंधार राहत नाही तशी मी आत्मा आहे अशी याची पूर्ण समजूत झाली तो ज्या वस्तूकडे पाहिल ती वस्तू व त्याची दृष्टी ही त्याला आत्मरूपी दिसतील अग्नी ज्या पदार्थास लागतो तो पदार्थ जसा अग्निरूपच होतो व मग जसा दाह्य आणि दाह हा भेद शिल्लक राहत नाही तसे कर्माचे ठिकाणी द्वैत मानून ते कर्म करण्याचा आत्म्यावर आळ आलेला नाहीसा झाल्यावर जे काही शरीर उरते त्या शरीरालाच अशा रीतीने तो आत्मस्वरूपात निमग्न झाला तो आत्मा असे कसे मानेल हे पहा प्रळयकाळाच्या जलात लहान मोठे असे काही ओघ असतात काय त्याप्रमाणे अर्जुना ज्याचे ठिकाणी अहम ब्रह्म अशी पूर्ण स्थिती झाली आहे त्याला मी देह आहे असे कोठून वाटणार हे पहा सूर्याचे पडलेले प्रतिबिंब हातात धरले असता सूर्य धरला जातो काय ताक घुसळून लोणे काढल्यावर ते पुन्हा ताकात घातले तर ते त्यापासून अलिप्त असल्यामुळे त्यात मिसळते का अथवा हे विदेशा लाकडातून आग्ने तयार करून निराळ काढल्यावर तो लाकडाच्या पेटीत कोंडून राहील का किंवा रात्रीच्या उदरातून जो सूर्य बाहेर निघाला आहे तो रात्र अशी गोष्ट कानाने ऐकेल तरी का त्याप्रमाणे जाणण्याची वस्तू व जाणणारा ही ज्याचे ठिकाणी ऐक्य पावली आहेत त्याला मी देह आहे अथवा देहच आत्मा आहे असा गर्व कोठून असणार आणि आकाश जेथे जिकडून जाईल तेथे भरलेलेच आहे म्हणून ते आपल्या स्वरूपातच भरलेले तो ते जसे जे जे करतो ते आत्मस्वरूपच आहे मग कोणत्या कर्माने तो आपलेपणा करतेपणा घेईल गगनाशिवाय कोणतेही ठिकाण नाही समुद्राला प्रवाह नाही व ध्रुव नक्षत्राला कोठेही जाता येत नाही तशी त्या मनुष्याची स्थिती झालेली असते अशा प्रकारे ज्याला आत्मज्ञानाच्या योगे कर्माच्या कर्तेपणाचा अभिमान व्यर्थ वाटत आहे त्याचा देह आहे तोपर्यंत त्याच्याकडून कर्मे होतातच वारा वाहण्याचा जरी बंद झाला तरी झाडाचे हरणे बंद होत नाही अथवा कापूर जरी संपला तरी करंड्यात वास शिल्लक राहतो गाण्याचा समारंभ संपला तरी गाणे ऐकून मनात झालेल्या आनंदाचा भर जसा कमी होत नाही किंवा पाण्याने जमीन ओली होऊन पाणी कमी झाले असता तशी त्याची ओल मागे राहते अरे सूर्य मावळल्यावर संध्याकाळी पश्चिमेकडे आकाशात सूर्याच्या ज्योतीचे तेज म्हणजे संधी प्रकाश जसे दिसते अथवा निशाण मारल्यावरही बाण जसा त्यातील शक्ती कमी होईपर्यंत पुढेच जातो अथवा कुंभाराच्या चाकावर तयार झालेले भांडे कुंभाराने काढून घेतल्यावरही पूर्वी दिलेल्या गतीने चाक फिरतच असते तसा आहे धनंजया देहाचा अभिमान नाहीसा झाल्यावरही ज्या गुणाने देह उत्पन्न झाला आहे त्या गुणांच्या चेष्टा त्या दृष्टीस पडतात संकल्पाशिवाय स्वप्न दिसते न लाविता जशी अरण्यात झाडे उत्पन्न होतात व रचना केल्याशिवाय आकाशात जशी गंधर्व नगरे दृष्टीस पडतात तशी आत्म्याच्या संकल्पाशिवाय देहादी पंचकारणे क्रिया करण्यास कारणीभूत होतात आणि पूर्वजन्मीच्या संस्काराने पाचही कारणे व हेतू अनेक क्रिया करवतात त्या कर्मात्म सर्व जगाचा संहार होतो अथवा नवे जग उत्पन्न होऊ परंतु कुमुद कसे सुकते व कमलाची प्रभा कशी फाकते हे आपल्यापासून होणारे दोन्ही परिणाम सूर्यास माहीत नसतात किंवा आकाशातून वीज पडून जमिनीच्या जरी ठिकऱ्या ठिकऱ्या उडल्या किंवा पाऊस पडून जरी जमीन हिरवीगार झाली तर या दोन्हीलाही जसे आकाश नाही तसा जो देहाभिमान रहित देहातच वास करतो तो जसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्न पाहत नाही तसा देहादेकापासून सृष्टीचा उद्भव झाला किंवा लय झाला तरी ते जाणत नाही एरवी हा देही आहे असे जे चर्मचक्षुने पाहतात ते त्यालाच कर्म करणारा असे मानतात अथवा गवताचे बुजगावणे करून ते शेताच्या कडे उभे केले म्हणजे कोल्हा त्यालाच खरा रखवालदार समजत नाही काय वेडा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे किंवा नागवा आहे हे जसे लोकांनी जाणावे लागते किंवा रणात पडलेल्या मनुष्याच्या अंगावरचे घाव जसे दुसऱ्याने पाहून त्याचे शौर्य जाणावे लागते अथवा महासती ही सती जाते वेळेस जरी न्हाणे माखणे बनवट भरणे इत्यादी उपभोग भोगीत आहे असे लोकास वाटते तरी तिला अग्नी दिसत नाही स्वतःच्या शरीराची तिला स्मृती नसते किंवा ला लोकांकडेही तिचे लक्ष नसते तर ती पतिस्वरूपी तल्लीन झालेली असते त्याप्रमाणे आत्मस्वरूप प्राप्तीच्या योगे जो द्रष्टा दृश्यासह नष्ट झाला पाहणाऱ्या व पाहावयाची वस्तू हा भाव नाहीसा झाला तो इंद्रिय समुदायाने काय कर्म केले हे जाणत नाही अरे समुद्राचे तीरावर असलेल्या लोकास जरी असे वाटले की थोरल्या लाटेने धाकट्या लाटास एकदम घेऊन टाकले आहे तरी उदकाच्या दृष्टीने पाहू गेले असता कोणती लाट कोणत्या लाटेस खाऊन टाकते त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपास मिळाला त्यास कर्म टाकावे असे कर्माविषयी द्वैत राहत नाही पहा की सोन्याच्या देवीने सोन्याच्या त्रिशूलाने सोन्याच्याच महिषासुराचा नाश केला हा सर्व प्रकार भक्ताच्या दृष्टीने खरा असा भासतो परंतु सोन्याच्या दृष्टीने महिषासूर त्रिशूर देवी हे सर्व सोनेच आहे तसेच पटावर काढलेल्या चित्रात एक तलाव व एक अग्निकुंड हा फक्त दृष्टीचाच भेद आहे परंतु त्या त्या दोहोस वस्त्र लावले असता ते भिजत नाही किंवा जळतही नाही त्याप्रमाणे जो ज्ञानी आहे त्याच्या देहाचा व्यवहार पूर्वकर्मानुसार होत असतं परंतु हे न समजता वेडे लोक त्यालाच कर्म करता असे म्हणतात आणि तो कर्म करीत असता जरी त्या योगे त्रैलोक्याचा घात झाला तरी तो त्याने केला असे म्हणू नये अरे सूर्याने अंधार पाहावा आणि मग त्याला दूर सर असे म्हणावे त्याप्रमाणे ज्ञानाला अशी काही दुसरी वस्तूच नाही की तिचा तो नाश करेल त्याचे ठिकाणचा द्वैत भाव जाऊन सर्व जग त्याला स्वस्वरूप झालेले दिसते म्हणून त्याच्या बुद्धीला पाप आणि पुण्य यांचा गंधही नसतो जशी एखादी नदी गंगेश मिळाली असता तिचा अपवित्रपणा नाही सावतो अर्जुन अग्नीवर जर अग्नी पडला तर तो भासतो का किंवा शस्त्र आपणच आपल्याला कधी रुपेल काय त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाहून कोणतेही कर्म भिन्न नाही असे जो समजतो तेथे कोणत्या पदार्थाने त्याची बुद्धी लिप्त होईल म्हणून जो कर्म कर्ता व क्रिया ही त्रिपुटी आपणच झाला आहे तो शरीराधिकापासून होणाऱ्या कर्मापासून बद्ध होत नाही कारण जीवात्मा हा मोठेपणाने आपल्यास कर्ता समजून दहा इंद्रियांच्या साधनाने पाच हेतू धारण करतो आणि त्या ठिकाणी न्याय किंवा अन्याय अशी दोन प्रकारची कर्मे करून एका क्षणात कर्माची भुवने तयार करतो पण ह्या मोठ्या कृत्यास आत्मा हा सहाय्य करता नाही व तो आरंभ करतो असेही म्हणू नको तो साक्षीभूत व ज्ञान स्वरूप आहे तेव्हा कर्म प्रवृत्तीचा जो संकल्प उत्पन्न होतो त्याला तो का आज्ञा देईल तर जे जे कर्मे करण्याकरता सर्व लोक श्रम करीत असतात ती ती कर्मे करण्याविषयी त्याच्या शरीरास आयास पडत नाही म्हणून जो जो केवळ शुद्ध आत्मस्वरूपी झाला आहे त्याला हे कर्माची बंदिशाळा नाही परंतु अज्ञानाच्या पटावर जो द्वैत ज्ञानाचे चित्र काढतो तेथील चित्र चित्र काढणारा व चित्रपट ही त्रिपुटे तुला स्पष्ट करून सांगतो कारण ज्ञान ज्ञाता ज्ञेय ही त्रिपुटे जगास कारणीभूत असून इजपासूनच कर्माची निसंशय प्रवृत्ती होते हे धनंजया आता ह्याच त्रिपुटीची निनिराळी स्वरूपे उघड करून सांगतो ती ऐक ज्ञान ज्ञेय ज्ञाता ही त्रिपुटी कर्माला प्रेरक आहेत आणि का कार कर्म आणि कर्ता ही त्रिपुटी कर्मसंग्रहास कारण आहे तर जीवरूपी सूर्यबिंबाचे ज्ञानेंद्रियादी पंचेंद्रिय किरण विषयरूपी कमळाचे कळीवर पडून ती उमलवितात अथवा जीवरूपी राजा हा शरीररूपी उपलाने घोड्यावर बसून हातात इंद्रियरूपी हत्यारे घेऊन विषयरूपी देशातून लूट आणतो फार काय जे या इंद्रियात वागत असून जीवाला सुख आणि दुःख भोगावे देते व जे ज्ञान गाढ झोपेत नाहीसे होते त्या जीवाला अर्जुन ज्ञाता असे म्हणतात आणि जे आता सांगितले त्याला ज्ञान असे म्हणतात अर्जुना जे अज्ञानाच्या पोटात उपजदा क्षणी आपल्यास तीन ठिकाणी वाटून घेते आपल्या वृत्तीपुढे जाणावयाचा रूप दगड घालून मागचे बाजूस ज्ञात्याला उभे करते मग ज्ञाता आणि ज्ञेय या दोघांच्या मधील व्यवहार होत असताना जे ज्ञान मध्ये राहते ज्ञेयाला जाऊन पोहोचल्यावर ज्याची धाव खुंटते व जे सर्व पदार्थाला नाव ठेवते त्याला सामान्य ज्ञान असे म्हणतात या संशयने आता नियाची लक्षणे सांगतो ती ऐक तर शब्द रस स्पर्श रूप रस गंध हे नियाचे पाच प्रकारचे धर्म आहेत जसा एकच आंबा दृष्टीस पडल्यावर पाच इंद्रियाने निरनिराळ्या प्रकाराने भासतो म्हणजे आंबा या शब्दाने कानास समजतो हे करा हे करा